श्रीराम समर्थ पंचिका सातवी समास दुसरा लक्षणावृत्ती प्रकार तत्वमसी या वाक्यातील या वाक्यातील अभिप्रेत अर्थ जीव हा ब्रह्मच आहे हा सिद्ध होत नाही तो सिद्ध करण्यामध्ये विरोधच उपस्थित होतो विरोधाचा निराश करताच एक अर्थाची प्राप्ती होते ती लक्षणावृत्तीमुळेच शक्य होते लक्षणावृत्ती वाचून इष्ट अर्थाची प्राप्ती होत नाही म्हणूनच साधुसंतांनी मुनिजनांनी लक्षणेचा अंगीकार केला आहे यावर श्रोता म्हणतो की संसर्ग म्हणजे सान्निध्य आणि लोकव्यवहार यांनी अर्थसिद्धी होत असताना लक्षणावृत्ती का स्वीकारायची यावर वक्ता सांगतो की अखंड एकरस असणाऱ्या परब्रह्माच्या संदर्भात विशिष्ट म्हणजे श्वेत पीतादिक वर्ण गुणधर्म अथवा संसर्ग म्हणजे सान्निध्य यांची ऐक्यबोधाच्या बाबतीत गती चालत नाही हे लक्षात घ्या जो पदार्थ अगदी निकट असतो त्याचा लक्षणेचा अंगीकार न करताच अर्थबोध होतो गाय आण असे म्हणताच ऐकणारा अर्थाचा घोळ न घालता जवळची गाय आणतो याला संसर्ग अथवा सान्निध्य म्हणतात वरील उदाहरणात इंद्रिय सन्निकर्षाचा भाग आहे त्याला संसर्ग म्हणतात पण परब्रह्माच्या बोधासाठी इंद्रिय सन्निकर्षाचा योग अथवा संसर्गाची म्हणजे सान्निध्याची लगबग चालत नाही त्याप्रमाणे पदार्थामध्ये रंग इत्यादी गुण आढळतात निळी पांढरी कमळे इत्यादी म्हणताच त्यांचा अर्थ लगेच लक्षात येतो अशा वाक्याला विशिष्ट वाक्य म्हणजे विशेषणयुक्त असे म्हणतात पण परब्रह्माच्या बाबतीत अशी विशिष्ट वाक्य शक्य होत नाहीत जे स्वतः अलक्ष आहे त्याची लक्षणे कशी संभवतील परिपूर्ण अखंड एकरस अशा परब्रह्माच्या ठिकाणी विशिष्टत्व म्हणजे विशेषणाने ओळखले जाण्याचा प्रकार संभवत नाही म्हणून ही लक्षणा नावाची जी वृत्ती म्हणजे बोधाचा प्रकार आहे तिच्याच योगाने अर्थाची प्राप्ती होऊ शकते ही लक्षणा देखील तीन प्रकारची आहे एक प्रकार जहत लक्षणा म्हणून ओळखावा दुसरा प्रकार म्हणजे अजहद लक्षणा होय लक्षणावृत्तीचा तिसरा प्रकार जहद जहल लक्षणेचा होय जहत म्हणजे त्याग अजहत म्हणजे त्याग न करणे आणि तिसरी जहत अजहत लक्षणा म्हणजे त्यागा त्याग लक्षणा होय त्यापैकी वरील महावाक्याच्या अर्थनिर्धारणेच्या संदर्भात जहत लक्षणा आणि अजहत लक्षणा या पहिल्या दोन लक्षणांचा काही उपयोग नाही तिथे प्रामुख्याने जहत जहल लक्षणाच घ्यावी लागते पहिल्या दोन लक्षणांचा महावाक्याच्या अर्थनिर्धारणाच्या बाबतीत तुम्ही विचार करू नका असे तुम्ही का म्हणता असे विचाराल तर मी त्याचे शास्त्रसिद्ध उत्तर देतो ते लक्षपूर्वक ऐका गंगेमध्ये गवळीवाडा असे म्हणण्यात उघड उघड विरोध आहे गंगेचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्यामुळे तो गवळीवाडा वाहून जाणार नाही का म्हणून येथे त्याग लक्षणेचा म्हणजे जहत लक्षणेचा स्वीकार करावा लागतो वरील वाक्याच्या संदर्भात गंगा प्रवाह या अर्थाचा त्याग करावा लागतो त्याऐवजी लक्षणेच्या अर्थाने गंगा तीर असा अर्थ घ्यावा लागतो तसे केल्याने विरोध नाहीसा होतो तत्वमसी या महावाक्यातील ते आणि तू या दोन शब्दामध्ये ते हा शब्द परोक्ष म्हणजे प्रत्यक्ष समोर नसलेल्या पदार्थाचा वाचक आहे आणि तू हा शब्द अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष समोर असलेल्या व्यक्तीचा निर्देश करतो त्यामुळे त्यांच्यामध्ये उघड उघड विरोध आहे यातील दोन्ही शब्दांचा त्याग केला तरी त्या वाक्याचा योग्य अर्थ देणारा तिसरा शब्द म्हणजे पदांतर पदांतर कोणता आहे म्हणून येथे त्यागलक्षणा होत नाही या दोन्ही शब्दातील विरोधामुळे मुख्यार्थालाही हानी पोचते आणि त्या व्यतिरिक्त अन्य शब्दाची तर तेथे अपेक्षाच नाही कोणत्याही लक्षणा व्यापारात मुख्यार्थ बाध मुख्यार्थाची संबंध आणि प्रयोजन किंवा रूढी असे तीन घटक असतात यापैकी येथे एकही घटक नाही केवळ तांबडा धावतो या वाक्यात खरे पाहिले असता विरोध जाणवतो परंतु घोडा असा नवीन शब्द स्वीकारल्याबरोबर तांबडा या वर्णवाचक विशेषणाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही ही अजहल लक्षणा म्हणजे अत्याग लक्षणा होय पण महावाक्याच्या अर्थग्रहणासाठी ती उपयोगी पडत नाही वाच्यांशाचा त्याग केला तरी विरोध नाहीसा होत नाही तत् आणि त्वम अशी दोन पदे असताना येथे तिसऱ्या पदाची अपेक्षाच नाही म्हणून संतांनी या वाक्याच्या संदर्भात अजहल लक्षणेचा म्हणजे अत्याग लक्षणेचा त्याग केला आहे तत् आणि त्वम ही दोन पदेच त्यांच्यात ऐक्य निर्माण करण्यास समर्थ आहेत त्यांच्यातील गूढ अर्थ जहद जहल लक्षणेने म्हणजे त्यागा त्याग लक्षणेने प्राप्त होतो आता ओघाने आले म्हणून लक्षणेचे स्वरूप सांगतो तिच्या योगाने ब्रह्म आणि आत्मा यांचे ऐक्य सिद्ध होते कसे ते पहा काशीच्या प्रदेशात सुंदर काळ्या केसांचा अतिशय तरुण असा जो पुरुष उन्हाळ्यात आपण पाहिला तोच हा पुरुष होय आता हिवाळा चालू आहे याचे केस पांढरे झाले आहेत याला वार्धक्य आले आहे तो आता दक्षिण प्रांतात असून मी माझ्या डोळ्यांनी त्याला पाहिले आहे काशी आणि दक्षिण प्रांत उन्हाळा आणि हिवाळा वृद्ध आणि तरुण काळ्या केसांचा आणि पांढऱ्या केसांचा यामध्ये काहीच ऐक्य नाही ते ऐक्य साधायचे असेल तर देश काल वय आणि अवस्था या सर्वाचा त्याग करावा आणि उपाधी काढून टाकून त्या पुरुषाकडे पाहिले की तोच हा देवदत्त होय हे लक्षात येते त्याप्रमाणे ते म्हणजे परोक्ष आणि हे म्हणजे अपरोक्ष या दोहोमध्ये वाच्य अथवा लक्ष या दोन्ही अर्थाने एकार्थता सिद्ध होत नाही त्यासाठी तत्पदाच्या ठिकाणचा शबलांश पदाचा वाच्यांश यांचा त्याग करून तत् त्वम या पदांच्या ठिकाणचा लक्षांश तेवढा घ्यावा हा विचार म्हणजे त्यागा त्याग लक्षणा म्हणजे जहजहल लक्षणा होय तिच्या योगाने प्रत्येकात्मा म्हणजे कूटस्थ आणि ब्रह्म यांच्यामध्ये ऐक्य प्रस्थापित करता येते तेच आता पुढे सांगायचे आहे श्रोत्याने सावधान होऊन ऐकावे साधकांना वाच्य आणि लक्ष यातील भेद कळला पाहिजे तत्पदाच्या ठिकाणी शबल आणि शुद्ध असे दोन भेद आहेत जे मायातीत आहे ते शुद्ध असून जे मायायुक्त आहे ते शबल होय परब्रह्म हे सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वेश्वर आणि स्वयंप्रकाशी आहे इत्यादी सर्व मायेमुळे वाटत असते पण ते शबल असून वाच्य आहे जे म्हणजे वरवरच्या अर्थाने आहे आता मनाधी उपाधी नसतेले अविद्या आणि अज्ञान यांचे निर्मूलन निर्मूलन झालेले असे केवळ चैतन्यरूप असे उरते ते त्वपदाने लक्ष तत्व म्हणजे लक्षार्थ होय अंतःकरणाच्या उपाधीमुळे आणि अविद्येच्या संबंधामुळे अल्पज्ञ जीव कर्तृत्व आणि भोक्तृत्व स्वतःकडे घेतो त्याला शबल म्हणजे उपाधियुक्त असे म्हणावे पण त्या उपाधीमुळे जीव ब्रह्मिकाक्याला विरोध निर्माण होतो सर्वज्ञ आणि अल्पज्ञ यांच्यात एकार्थता कधी होऊ शकते का त्यासाठी तत्पदाच्या ठिकाणचे सर्वज्ञत्व इत्यादी विशेष गुण आणि त्वंपदाच्या ठिकाणचे किंचितज्ञत्व इत्यादी विशेष गुण दोहोंच्या ठिकाणच्या अनुक्रमे माया आणि अविद्या या उपाधी या गोष्टींचा मिथ्या म्हणून जेव्हा त्याग करावा त्या दोन्ही ठिकाणचा फक्त लक्षांश घ्यावा तेव्हा उपाधीचा निराश झाल्यामुळे प्रत्येकात्मा आणि परब्रह्म दोन्ही अविनाशी आणि एकरूपच होत उपाधी मिथ्या म्हणून तिचा त्याग करावा तिच्यामुळे आलेली लक्षणे टाकावीत म्हणजे साधकाला आणि त्याच क्षणी ऐक्याची पदवी प्राप्त होते मी ब्रह्म आहे हा अनुभव येऊन भिन्नत्वाची भावना गळून पडते तेव्हा सर्व संशयांची समाप्ती होऊन केवळ अखंड असे ज्ञान शिल्लक राहते गुरु शास्त्र आणि विचार या सर्व साधनांचे सार ब्रह्मज्ञान हेच असून ते ज्ञान हाच साक्षात्कार होय वरीलपैकी तिही मध्ये विचारच मुख्य असून तो गुरु आणि शास्त्र यांच्या योगाने साध्य होतो त्याच्या सहाय्याने जे ज्ञान होते त्या ज्ञानामुळे समाधान प्राप्त होते हाच मोक्ष होय इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे लक्षणावृत्ती प्रकारे द्वितीय समासः श्रीराम समर्थ